अर्थात थोडं आहे <clears throat> आपण सुरुवात करूया विश्वेशम सच्चिदानंदम वंदेहम योखिलं जगत चरी करती बरी भरती संजरी हरती लीलया <clears throat> तर गेल्या वेळेला आपण कारक प्रकरणामध्ये कर्म या संज्ञेची व्याख्या सांगणारी जी तीन महत्वाची सूत्र त्यांचं स्पष्टीकरण बघितलं होतं तमाम कर्म तथा युक्तम चानिप्सितम आणि अकथितम च अशी ती तीन सूत्र आहेत आता पुढचं जे सूत्र आहे ते वस्तुत या तीन कर्मांच्या पेक्षा थोडं वेगळं आहे प्रयोजक वाक्य रचनेतल्या कर्त्याच्या बाबतीतलं ते सूत्र आहे प्रयोजक वाक्य रचनेमध्ये कोणाला कर्मसंज्ञ येते त्याचं स्पष्टीकरण याच्यात केलेलं आहे अशी दोन सूत्र आहेत ती दोन सूत्र झाल्यानंतर पुढे आधाराला कर्मसंज्ञा सांगणारी सूत्र येतात आधाराला कर्मसंज्ञा त्यानंतर मग पुन्हा उपपद विभक्तीचा विषय सुरू होतो म्हणून पुढचं आपण प्रयोजक वाक्यरचनेमध्ये कर्मसंज्ञा कोणाला येते हे बघण्यापूर्वी एकदा या तीन सूत्रांच्या स्पष्टीकरणाच्या नंतर कर्मसंज्ञेविषयी व्याकरण परंपरेमध्ये आणखीन काही सिद्धांत आहेत काही विचार आहेत त्यांचा थोडक्यात आपण परामर्श त्याची थोडक्यात ओळख आपण करून घेऊया ही जी कर्मसंज्ञा आहे तिचं लक्षण आपण बघितलं पाणिंजीने सांगितलं कर्तुरिप्सितम कर्म त्यानंतर आपण असं बघितलं की व्यापारजन्य फलाचा आश्रय ते म्हणजे कर्म ही सतराव्या शतकातली अठराव्या शतकातली कर्म या संज्ञेची व्याख्या आहे याच्यामध्ये इसवी सणाच्या पाचव्या ते सहाव्या शतकामध्ये भरतृहरीने वाक्यपदियामध्ये या कर्मसंज्ञाचं स्पष्टीकरण जे केलेलं आहे त्यामध्ये त्याने तीन महत्वाच्या संज्ञा वापरलेल्या आहेत त्या संज्ञांची आपण थोडीशी ओळख करून घेऊ आणि मग पुढे जाऊ भरतृहरी असं म्हणतो की कर्म जे आहे ते तीन प्रकारचं आहे प्रामुख्याने ढोबळ मानणे आणि अर्थातच व्यापाराने उत्पन्न झालेल्या पदाचा आश्रय ही भूमिका साधारण सर्वमान्य आहे तिच्या अनुषंगानेच अशा प्रकारची तीन गटांमध्ये विभागणी पण कर्म कर्मांची केली जाते त्या तीन संज्ञा कुठल्या तीन गट कुठले तर एक आहे निर्वर्त्य निर्वर्त्य कर्म दुसरा आहे विकार्य कर्म तिसरा आहे प्राप्य कर्म प्राप्य अशा तीन गटांमध्ये कर्माची विभागणी केली जाते अर्थत अर्थाच्या दृष्टीने निर्वर्त्य कर्म विकार्य कर्म आणि प्राप्य कर्म प्राप्य निर्वर्त्य म्हणजे जे पूर्वी असत होत ते पूर्वी नव्हतं आणि विशिष्ट क्रिया केल्यानंतर व्यापारामुळे जे तुम्हाला उत्पन्न झालेलं दिसतं म्हणजे पूर्वी माती उपस्थित होती पण गडा नव्हता म्हणजे कारण उपस्थित होत आता त्या मातीला तुम्ही विशिष्ट प्रक्रियेमधून नेल्यानंतर तुम्हाला जी तुमच्या समोर जी वस्तू आली ती गडा झाली अशा रीतीने पूर्वी नव्हतं तुम्ही नुसत्या मातीचा काही पाणी आणण्यासाठी उपयोग करणार नाही नुसत्या मातीचा काही फोडून टाकण्यासाठी पण उपयोग करणार नाही किंवा फुलं त्याच्यामध्ये नुसत्या मातीमध्ये ठेवणार नाही म्हणजे घडा हा एक वेगळा पदार्थ आहे असं तुम्हाला मान्य केलं पाहिजे त्याचं कारण माती आहे हे बरोबर आहे किंवा तो घडा जो अस्तित्वात आहे तो मातीच्या रूपातच अस्तित्वात आहे हेही बरोबर आहे पण तरी सुद्धा घडा नावाचा एक वेगळा पदार्थ आहे असं मान्य केलं पाहिजे की जो पूर्वी नव्हता जो असत होता तो अस्तित्वात आला अशा प्रकारच्या व्यापाराने उत्पन्न फलाच्या आश्रयाला निर्वर्त्य कर्म असं म्हणायचं निर्वर्त्य कर्म निर् निरुपसर्गपूर्वक वृत्तधातूचं प्रयोजकाचं हे कवी धावी आहे दुसरं कर्म आहे ते म्हणजे म्हणजे याच्यामध्ये बीजापासून अंकुर उत्पन्न होणं विशिष्ट क्रियेने हा नाही पहिलं जे आहे त्याच्या त्याच्यामध्ये म्हणजे मातीपासून घडा उत्पन्न होणं आणि बीजापासून अंकुर उत्पन्न होणं हे सगळी निर्वर्त्य कर्म झाली विकार्य याचा अर्थ केवळ त्या कारणामध्ये काही प्रमाणात बदल झाला त्याला म्हणायचं विकार्य कारणामध्ये झालेला बदल कारणच आहे पण त्याच्यात थोडासा बदल झाला सोनं एकच आहे पण त्याच्यात तुम्ही कुंडल किंवा काही विशिष्ट दागिना तयार केला तर सोनंच आहे ते त्याला म्हणून त्या दागिन्याला स्वतंत्रपणे वेगळी किंमत नाही सोनं आहे म्हणूनच त्याला किंमत आहे अशा रीतीने तो विकार असल्यामुळे त्याला विकार्य असं म्हणायचं किंवा ते किंवा दुसरं उदाहरण म्हणजे एका लाकडाच लाकडाला आपण जाळून त्याचं भस्म तयार केलं लाकडापासून भस्म भस्म जे आहे त्या लाकडाचा विकार आहे म्हणजे आता मगाशी मी तुम्हाला माती आणि गडाचं उदाहरण दिलं तर ते कदाचित चुक ते कदाचित चुकीचं आहे ते थोडं बाजूला ठेवा जे पूर्वी नव्हतं ते अस्तित्वात आलं त्याला म्हणायचं निर्वर्त्य कर्म दुसरं मी काय उदाहरण दिलं होतं निर्वर्त्याचं बीजापासून अंकुर अंकुर हा नव्हता हा नाही नॅचरल प्रोसेस आहे आणि तो भाग वेगळा पण ते आधी नव्हतं ते आता आलं आधी जे नव्हतं आणि आता आलं असं आणि विकार म्हणजे ते होतच फक्त त्याला तुम्ही वेगळं रूप दिलं तेवढंच लाकूड होतच त्याला जाळलं आणि त्याचं भस्म केलं त्याच्या स्वरूपामध्ये बदल झाला त्याला म्हणायचं विकार्य विकार झाला त्याचा असं काही नाही आहे पुस्तक त्याचा त्याचं स्वरूप बदललं एवढंच सत वस्तू आहे ती आहे त्याच्यापासून तुम्ही दुसरी त्याचा दुसरा सत्तच तयार केलं असत होतं त्याचं सत केलं म्हणजे निर्वर्त्य झालं पण जी सत वस्तू होती त्या सत वस्तूतच काहीतरी बदल तुम्ही केला त्याला म्हणायचं विकार्य काय हा हे विकार्य कर्म होईल नाही पण त्यातली मुख्य कल्पना ही आहे कदाचित त्याच्यात उदाहरणामध्ये ती स्पष्ट होत नाहीये पण कल्पना ही आहे की जे असत आहे त्याच त्याच्यापासून सत उत्पन्न करायचं असं जेव्हा होत तेव्हा त्याला म्हणायचं निर्वर्त्य निर्वर्त्य जे नव्हतं त्याच्यापासून सत उत्पन्न केलं त्याला म्हणायचं निर्वर्त्य आणखीन तुम्ही दुसरी उदाहरणं घेऊ शकता की एखाद्या ठिकाणी ओसाड जमीन होती त्याच्यातून पिकं उत्पन्न केली त्याला म्हण त्याला म्हणता येईल निर्भरते किंवा जिथे काही इमारत नव्हती ती तिथे इमारत बांधली त्याला म्हणायचं निर्भरते पण जी वस्तू आहे त्याच्यातच थोडासा बदल केला आणि तिचं वेगळं रूप झालं त्याला म्हणायचं विकारी केमिकल रिॲक्शन केमिकल रिॲक्शन मधून नवीन काही उत्पन्न झालं नाही समजा दोन दोघांचा संयोग तेवढा झाला वस्तू तयार झाली दुसरी तर ती तिला तुम्हाला विकार्य म्हणता येईल पण नवीनच काहीतरी तयार झालं तिस जे आधी नव्हतं असं तिसरंच काहीतरी तयार झालं ते तुम्हाला ते तुम्हाला निर्भरते म्हणायला लागेल आता उदाहरणार्थ रंग असतात रंग तर त्या रंगामध्ये दुसऱ्या रंगाची थोडीशी छटा थोडस मिळाल्यानंतर मिसळल्यानंतर तो रंग पूर्णपणे बदलत नाही उदाहरणार्थ निळा असेल तर त्याचा गडद होईल फिकट होईल याला म्हणायचं विकार्य आणि जर का निळा आणि दुसरा रंग मिळाला त्यात एवढा मिसळलात तुम्ही की त्याच्यापासून एक तिसरा नारिंगी किंवा काहीतरी असा तयार झाला हिरवा तयार झाला याला म्हणायचं निर्वर्ज्य तो नव्हता आधी दिसत नव्हता आणि आता तो तुम्ही तयार केला तो म्हणायचा निर्भरते त्याला निर्भरते असं म्हणायचं जे आधी नव्हतं ते उत्पन्न होत असेल तर पण त्याच्यातच काही बदल झाला होत असेल तर तर त्याला म्हणायचं विकार म्हणजे असं आता रंगाचं उदाहरण बघितलं त्यात काही विशिष्ट हे मिसळवलं तर ते म्हणजे ताकापासून कडी करणं हा विकार्य कर्म पण ताकातून लोणी काढणं हे निर्भरते आहे म्हणून एवढंच तसं आहे की असत पासून सत जे आधी तुम्हाला दिसत नव्हतं तर हे सुद्धा विजय अंकुरामध्ये सत्ता म्हणजे तुम्ही बघण्याचा तुमच्या दृष्टिकोनावर पण अवलंबून आहे तिथे नव्हतं म्हणजे आधी मुळातच नव्हतं तिथे पुन्हा तत्वज्ञानामध्ये सगळं सगळी चर्चा येते वेदांत दार्शनिक म्हणतील की नाही नाही ते आहे असतच दुसरे म्हणतील नसतच हो हो हो म्हणजे म्हणजे तर आहे म्हणजे काय ते रूपाने आहे नाही म्हणजे काय तर ते त्या कार्यरूपात नाही कार्यरूपात नाही म्हणजे काम फंक्शन कार्य म्हणजे फंक्शन या अर्थ वापरला शब्द मी हा फंक्शनली नाही ते तिथे म्हणजे मातीमध्ये बी घडा आहेच फक्त तो त्याचं फंक्शन तिथे होत नाही बीजे रूपात तो आहे तिथे असं असं म्हणालात तर दोन्ही पक्ष तुम्हाला स्वीकारता येतात असत कार्यवादापैकी घेता येतो आणि सत्कार्यवादही घेता येतो ज्या पक्षात तुम्ही त्या पक्षाला स्वीकाराल त्या पक्षानुसार तुम्हाला बघता येईल असं पण अशी एक पाचव्या शतकामध्ये निर्भरते विकार्य आणि प्राप्य अशा पद्धतीची एक मांडणी भरतुरहरीने केलेली आहे आणि अशा प्रकारे त्याने स्पष्टीकरण द्यायचा प्रयत्न केलेला आहे आणि प्राप्य याचा अर्थ या दोघांहून इतर वेगळं निव्वळ ज्याच्या क्रियेचा संबंध आहे वेदाचं अध्ययन करतो याच्यात ना त्याच्यामध्ये विकार होणार आहे ना ते निर्वर्त्य कर्म आहे कोणीतरी वेदाचा अध्ययन करतो मानवक त्याला म्हणायचं प्राप्य यापैकी आता उदाहरणार्थ एक नगर नव्हतं आता त्याने त्या रचनाकाराने विशेष प्रयत्न घेऊन ते नगर वसवलं ते निर्वर्त्य कर्म झालं म्हणजे नव्हतं ना पूर्वी आता ते अस्तित्वात आलं त्याला तुम्हाला निर्वर्त्य कर्म म्हणता येईल आणि लाकूड होतं त्याला तुम्ही जाळलं आणि त्याचं भस्म केलं किंवा कुठलाही द्रव्य सुद्धा त्याच्यावर काही रिॲक्शन करून त्याला तुम्ही भस्म केलं किंवा आणखीन काहीतरी केलं हा तर त्याला तरी त्याला विकार्य तुम्हाला म्हणता येईल हा हे भस्म हे त्यांनी दिलंय उदाहरण म्हणून मी ते घेतलं पण तुम्ही दुसरं कुठलंही केलं तरी सुद्धा रूपांतरण केलं त्याचं तरी त्याला तुम्हाला विकार्य असं म्हणता येईल म्हणून त्यांनी आता या तीन प्रकारच्या कर्मांमध्ये ही पहिली दोन प्रकारची कर्म आहेत निर्भरते आणि विकार्य यांचाच उपपद समास होतो आणखीन एक विशेष आहे तिसऱ्या प्रकारचं जे प्राप्य कर्म आहे त्याचा उपपद समास होत नाही म्हणजे जे चित्र पूर्वी नव्हतं नुसतं समोर एक कॅनव्हास होता आणि एक कागद होता कोरा कागद दिसत होता तुम्हाला एक कोणीतरी कलाकार तिथे आला आणि त्याने रेषा काही अशा केल्या आणि आता ते एक चित्र झालं जे पूर्वी नव्हतं चित्रकार हा जो शब्द आहे हा समास आहे हा समास तुम्हाला करता येईल कारण हे निर्वर्त्य कर्म आहे पण वेदाध्याय असं वेद म्हणणारा बरं का वेद म्हणणारा या अर्थी वेदाध्यायी असं तुम्हाला समास नाही करता येणार वेदाध्यायी असंच करावं लागेल त्याप्रमाणे चित्रकार कुंभकार नगरकार असे सगळे समास होऊ शकतात हे निर्वर्त्य कर्माची ही सगळी उदाहरणं आहेत कांडलाभ वगैरे शरलाभ वगैरे ही विकार्य कर्माची उदाहरणं आहेत म्हणजे कांड जे जे होतं शेतामध्ये ते कापलं विकार झाला बदल झाला जे शेतामध्ये जी एक उसाचं कांड किंवा जे काही होतं अजून कुठल्या आणखीन धान्याचं किंवा खाद्याचं जे धान जे ताट होतं किंवा त्याला कापलं अशा रीतीने कापणं म्हणजे त्याच्यामध्ये विकार करणं उत्पन्न आधी ते एका विशिष्ट पद्धतीचं उभं होतं समजा आता ते आडवं झालं हा विकार झाला किंवा त्या तर गेलं नष्ट झालं शर लावं कांड लावं हे विकार्य कर्माचं उदाहरण झालं हो नाही मातीपासून गडा हे निर्वर्त्य नाही म्हणून मागे म्हटलं त्याला विकार्य त्याला विकार्य असं म्हणायचं आणि फक्त त्याचं समर्थन करण्यासाठी म्हणून ते दोन्ही सिद्धांत तुम्ही घेऊ शकता पण ते थोडं गोंधळाचं होतं म्हणून मी ते म्हटलं मगाशी पण ते लाकडाचं झालं पण तुम्ही आता उदाहरणार्थ हो पण तरी सुद्धा आता इतर आयुर्वेदामध्ये सुद्धा काही विशेष द्रव्यांची भस्म पण सांगितलेली आहेत ना तर त्या भस्माना पण तेथे महत्व असतंच ते जरी त्यांचं रूप रूप बदललं तरी सुद्धा गुणधर्म वगैरे तसेच असतात ना म्हणजे लाकडाचं भस्म म्हणजे त्यात लाकूडपणा तर असतो तो फक्त त्याचं वेगळं रूप झालेलं एवढंच असं नाही म्हणत आपण असा काहीतरी शब्द तरी असा काही संबंध नाहीये म्हणून त्यांनी एवढंच सांगितलेलं आहे असत पूर्वी जे असत होतं नव्हतं ते आता सत झालं हो हा तसा तसा ह्याच्यात संदर्भ नाहीये तसं तुम्हाला भस्माचा पुन्हा लाकूड नाही करता येणार हो त्यातली मूल संकल्पना ही आहे की जे असत होतं एवढंच समान त्यातला धागा हा आहे जे आधी नव्हतं आणि आता जे अस्तित्वात आलं आणि जे आधी अस्तित्वात होतच त्याला फक्त तुम्ही वेगळं हे दिलं रूप दिलं एकच देवदत्त होता तो एका एक दिवशी एकदम सगळं मुंडन करून आला दुसऱ्या दिवशी काही परत काही दिवसांनी आला तो शिखा जटा वाढवून आला तो एकच आहे देवदत्त फक्त अशी अवस्था बदललेली याला विकारी असं म्हणायचं देवदत्त जन्माला आला हे मात्र निर्वर्त्य कर्म झालं आणि प्राप्य हे त्याच्यापेक्षा वेगळं आहे पण त्यातला मुद्दा असा आहे की या तीन कर्मांच्या पैकी दोन कर्मांचा उपपद समास होतो पण चित्रकार कुंभकार नगरकार असे तुम्हाला समास करता येतील पण वेदाध्याय असा समास नाही करता येणार जास्तीचा त्याच्यामध्ये अर्थात्मक भाग येतो कशाची हा प्राप्य कर्म याची आणखीन उदाहरणं म्हणजे आता उदाहरणार्थ चालणे ही क्रिया आणि त्याचं कर्म म्हणजे गच्छती गमन क्रिया काशीम गच्छती ते केवळ कर्म संबंध आहे त्याच्यामध्ये निर्वर्तही नाही विकारही नाही कोणाचाच काही परिणाम होत नाही गच्छती किंवा बोलणे आता हे पण सकर्मकच आहे गत्यर्थ धातू संस्कृतमध्ये सकर्मकच म्हणायचं हो म्हणजे हे सगळे सकर्मकच आहेत म्हणजे कर्म असून सुद्धा तिथे समास होत नाही असं सांगायचं आता उदाहरणार्थ आता रघुवंशातला एक श्लोक आहे त्याच्यात असं म्हटलेलं आहे की कामम नृपास संतु सहस्र शोधणे असा रघुवंशातल्या सहाव्या सर्गातला श्लोक आहे काम कामम नृपा संतु नृपाः बहुवचन नृपाः सन्तु सहस्रशः सहस्रशः सहस्रशः अन्ये कामं नृपास्सन्तु सहस्रशोन्ये राजन्वतीमाहुरनेन भूमिं पुढची ओळ आहुः अनेन भूमिं राजन्वतीम राजनवतीम आहुः आहुः अनेन भूमिम् भूमिम आता याच्यात बघा अर्धाच चरण आहे अर्धाच झाला हा आता याच्यात कडेच बघूया आपण याच्यामध्ये क्रियापद काय आहे सांगा संतु हे एक क्रियापद आहे आणि दुसरं आहु आहुहू हे बघा आहुहू याच याचा करता कोण आहे जनाहा उदाहरणार्थ जनाहा लोका आता याच कर्म कोण आहे भूमी आहे आणि राजनवतीम असं पण आहे अशी दोन कर्म आली का दोन कर्म आली विशेषण आहे नाही पण आपण गेल्या वेळेला काय बघितलं होतं गेल्या वेळेचं ते सूत्र होत आपलं त्याच्यात काय विशेष होता ब्रू हा द्विकर्मक धातू आहे ना ब्रू अणवकम धर्मम ब्रुते असं दिलं होतं ना त्यांनी आता हे अगदी तसंच्या तसं उदाहरण नाही आहे पण तरी सुद्धा तुम्हाला त्याचं उदाहरण घेता येईल की राजनवती असं म्हणायचं काय म्हणाले राजनवती असं म्हणाले आणि कोणाला म्हणाले भूमीला म्हणाल्या असं अशा रीतीने द्विकर्मक धातूचं एक उदाहरण हे मला आठवलं आणखीन अशी बरीच उदाहरणं आहेत ठिकठिकाणी येतील पण याचा अर्थ ती सगळी तिथे उपस्थित असतीलच असं नाही दोन्ही कर्म पाहिजेतच असं नाही एखादं कर्म पण तिथे असू शकतं ते आता आपण पुढे बघणार आहोत या पुढच्या सूत्रामध्ये एखादा धातू अकर्मक केव्हा होतो त्याविषयीचं विवेचन येणार आहे सकर्मक असून सुद्धा अकर्मक केव्हा होतो ते आपण आता पुढचं सूत्र बघू तेव्हा कळेल ठीक आहे आता ही अशा रीतीने थोडीशी आपण चर्चा या कर्मसंज्ञेच्या विषयी केली भरतुरीच्या वाक्यपदी याचा देखील संदर्भ देऊन काय हो वेदाध्याय हा वेद अध्ययन करणारा या अर्थी समास होत नाही कर्म आहे त्याचाही समास होणार नाही म्हणजे विहंगम हे वेगळा समास आहे हा विहंगमामध्ये तो कर्म नाही आहे ते करण आहे करण विहायसा गच्छती आकाश मार्गाने जातो म्हणून तो विहंगम झाला काय तो होड सामान्य व्यवस्थेनुसार होणार नाही म्हणून पाणी याला स्वतंत्रपणे सूत्र करून दूर शब्दाचा समास होतो असं स्वतंत्रपणे सांगावं लागलं व दूर पार अनंतेशु गहा डहा असं म्हणून त्याने सांगितलं काय हा हो हो असा आहे शब्द मला आठवतोय गामी हा होऊ शकेल गामीच्या विषयी शंका नाही आहे पण तो गम किंवा गाम गाम नाही गम असा होणार नाही असं विहंगम मध्ये विहाय असा गच्छती असा आहे पण तुम्ही समजा म्हणालात की ग्रामम गच्छती असं ग्रामंगम हा असा या अर्थी हा समास होणार नाही ग्राम गामी होऊ शकेल म्हणजे प्रत्यय वेगळा आहे पुन्हा पण अशा प्रकारचा समास होणार नाही असं करता येईल पण वेदाध्याय हा असं नाही करता येणार करता येईल हो वेदाध्याय हा या अर्थी शब्द होणार नाही हा समास होणार नाही तर तो काय चित्रकारी असं पण होईल असती कुंभकारी नगरकारी चित्रकारी होईल पण त्याबरोबरच कुंभकार हा नगरकार हा हे पण समाज तिथे होते ते यांच्या बाबतीत होणार नाही गम वगैरे प्राप्त कर्माच्या बाबतीत होणार नाही आता आता पुढचं सूत्र बघूया आपण पुढचं सूत्र आहे गतिबुद्धी प्रत्यवसानार्थ शब्दकर्मा कर्मकाणाम आणि करता स नऊ असं सूत्र आहे गतिबुद्धी प्रत्यवसानार्थ शब्द कर्मा कर्मकाणाम असा एकच शब्द आहे आणि करता हा दुसरा शब्द आहे सहा हा तिसरा शब्द आहे अणाऊ हा चौथा शब्द आहे चार शब्द आहे त्याच्यामध्ये चार पद आहे त्याच्यामध्ये पद प्रतिबुद्धी प्रत्यवसानार्थ शब्द कर्मा कर्म काणाम एक आणि करता दोन सहा तीन नऊ चार सहा तीन आणि नऊ चार तो सगळा एक आहे गतिबुद्धी प्रत्यवसानार्थ शब्द कर्मा कर्म काणाम आणि करता हा एक शब्द आहे आणि करता हा दुसरा शब्द आहे दुसरं पद आहे हो एकच जोडून घ्यायचा हो तिथे का जाणे वेगळं दिलं माहिती नाही हो करा ते जोडा ते तू कदाचित सोयीसाठी म्हणून दिलं असेल पण आणि करता हा एकच शब्द आहे एकच पद आहे ते आणि करता आणि सहा आणि नऊ अशी पुढची दोन पद आहेत अशी चार पद आहेत त्यामध्ये मागच्या सूत्रातनं कर्म असा शब्द अनुवृत्त आहे कर्तो कर्म याच्यातनं कर्म असा शब्द अनुवृत्त आहे सहा कर्म असा झाला अर्थ त्याला कर्म संज्ञा होईल आता गतिबुद्धी प्रत्यवसानार्थ शब्द कर्मा कर्म कणाम ही आहे षष्टी षष्टी बहुवचन इथे षष्टीचा अर्थ नुसता संबंध एवढाच घ्यायचा आर्थिक संबंध आहे आणि करता प्रथम एक सहा प्रथम एक नऊ सप्तमी एक वचन प्रतिबुद्धी हा षष्टी बहुवचन आहे आणि करता प्रथम एक सहा प्रथम एक वचन आणि नऊ सप्तमी एक वचन कर्म हा शब्द अनुवृत्त जो घेतलेला आहे तो पण प्रथम एकवचन आहे म्हणजे सहा कर्म त्याला कर्म म्हणायचं कुणाला कर्म म्हणायचं सूत्रातला आणखीन एक जो प्रथम एक शब्द आहे तो तिथे जोडायचा कुणाला कर्म म्हणायचं आणि कर्त्याला आणि कर्ता जो आहे त्याला कर्म म्हणायचं कुठे सप्तमीत उत्तर कुठे आणि मध्ये नी मध्ये नऊ म्हणजे नी मध्ये जो अणिकर्ता आहे त्याला कर्मसंज्ञा द्यायची किंवा नी प्रयोग असेल तर नी रचना असेल तर आता कुठल्या अणिकर्त्याला नी कर्म म्हणायचं तर या षष्ठी विभक्तीत सांगितलेलं जे पद आहे ते अर्थवाचक पद आहे आणि अर्थात सगळे अर्थ नाहीत पण अर्थाशी संबंधित आहे अर्थाशी संबंधित धर्म आहेत त्याच्यामध्ये कोणाचे धातूंचे या इतक्या अर्थाच्या आणि अशा प्रकारच्या धातूंच्या संबंधामध्ये जो आणि करता आहे त्याला नी मध्ये संज्ञा द्यायची असा सूत्राचा अर्थ असा सूत्राचा शब्दार्थ तयार झाला शब्दार्थ या एवढ्या सगळ्या धातूंच्या एवढ्या सगळ्या अर्थाच्या आणि एवढ्या सगळ्या प्रकारच्या धातूंच्या संदर्भात हो त्या सगळ्यामध्ये म्हणजे उदाहरणार्थ आता गती बुद्धी आणि प्रत्यवसान हे तीन अर्थ आहेत शब्दकर्म आणि अकर्मक हे त्यांचे प्रकार आहेत धातूंचे प्रकार अकर्मक गती बुद्धी आणि प्रत्यवसान गतीचा अर्थ गती बुद्धी याचा अर्थ ज्ञान आणि प्रत्यवसान याचा अर्थ भक्षण खाणे गती गती ज्ञान आणि भक्षण या अर्थाचे जे धातू असतील त्याचप्रमाणे शब्दकर्म आणि अकर्मक या प्रकारचे धातू असतील हा हो या अर्थाचे भक्ष या अर्थाचे या अर्थाचे अनेक धातू आहेत ना त्या सगळ्या धातूंच्या संदर्भामध्ये शब्दकर्म आणि अकर्मक ह्या प्रकारचे अकर्मक धातू असतील तर शब्दकर्म धातू असतील तर शब्दकर्म याचा अर्थ शब्द हे ज्याचं कर्म आहे शब्द हेच ज्याचं कर्म आहे कर्म म्हणजे इथे कर्तरीपचे तमाम कर्म म्हणजे बोलणे वगैरे उच्चारणे या अर्थाचे जे धातू आहेत ते हो त्या अर्थाचे सगळे धातू म्हणजे आपण अर्थातच जाईल पण तो शब्द कर्म असेल असं स्वतंत्रपणे सांगितलेलं आहे म्हणून त्या प्रकारचे असं म्हटलं आणि त्यात प्रकारचे असं म्हणण्यामध्ये आणखीन एक विशेष प्रयोजन आहे ते स्वतः सांगणार आहेत ग्रंथकार नामधातू झालं तर करायचं नाही असं सांगणार आहेत ते वार्तिककार आणि अकर्मक धातू या प्रकारच्या सगळ्या धातूंच्या संदर्भामध्ये जो आणि करता आहे त्याला नी मध्ये कर्मसंज्ञा येईल आता आणि आणि नी म्हणजे काय हे आपण समजून घेऊ पहिले तिसऱ्या अध्यायाच्या पहिल्या पादात चला त्याला नी मध्ये णी मध्ये म्हणजे नऊ कर्मसंज्ञा होईल म्हणजे इथे कर्त्याला कर्मसंज्ञा सांगितलेली आहे फक्त तो कर्ता आहे तो अणि वाक्यातला कर्ता आहे आणि कर्म आहे ते णी वाक्यातलं कर्म आहे तिसऱ्या अध्यायातल्या पहिल्या पादातलं आपल्याला तेविसावं सूत्र काय आहे तिसऱ्या अध्यायाच्या तिसऱ्या अध्यायाचा पहिला पाठ त्याच्या पुढे नाही नाही मग त्याच्या आधीच सूत्र पाहिजे हो हो त्याच्या पुढचं सूत्र काय आहे त्याच्या पुढचं सूत्र हेतुमतीच तीन एक सव्वीस हेतुमतीचे हे सूत्र हवंय आपल्याला या हेतुमतीच्या मध्ये मागच्या सूत्रातलं निच असा प्रत्यय अनुवृत्त आलाय निच आता ही थोडी सूत्रांची मालिका आहे त्यामुळे जरा नीट सावधानपणे लक्ष द्या आता आपण काय म्हटलं निच म्हणजे काय ते बघण्यासाठी आपण तीन एक मध्ये गेलोय बरं का निच हा एक प्रत्यय आहे प्रत्यय तो कुठल्या अर्थी सांगितला हेतुमती हेतुमत अशी जेव्हा क्रिया असते तेव्हा त्या अर्थी निच प्रत्यय करतात तर हेतू म्हणजे काय ते समजून घेऊ हेतू हेतू म्हणजे काय ते समजलं पाहिजे त्याच्याकरता एक चार मध्ये चला एक चार ते चार त्रेपन्न त्याच्या पुढे त्याच्या पुढे स्वतंत्र करता त्याच्या पुढचं सूत्र तत्प्रयोजको हेतुश्च चो चोपन्नावं सूत्र काय आहे स्वतंत्र करता त्या सूत्रात काय सांगितलेलं आहे करता म्हणजे काय करता म्हणजे काय याचं उत्तर तिथे दिलेलं आहे कोणाला करता म्हणायचं जो त्या क्रियेच्या सगळ्या त्या सगळ्या जंजाळामध्ये जो स्वतंत्र आहे किंवा स्वतंत्र म्हणून वक्त्याला विवक्षित आहे त्याला म्हणायचं करता आणि पुढच्या सूत्रात काय सांगितलंय तत् प्रयोजक तत् तत् म्हणजे त्या कर्त्याला कर्त्याचा जो प्रयोजक म्हणजे त्या कर्त्याला एखादी क्रिया करायला प्रेरणा देणारा असा जो तत्प्रयोजक म्हणजे त्या कर्त्याचा स्वतंत्र आहे त्या स्वतंत्र कर्त्याला प्रेरणा देणारा त्याला पण कर्ता म्हणायचं तो आधी स्वतंत्र होता ना त्याला पण प्रेरणा दिली दुसऱ्या माणसाने तो स्वतंत्र झालाच की नाही जो प्रेरणा देणार तो स्वतंत्रच झाला त्या सगळ्या ह्याच्यात कारण आधी त्या माणसाला माहिती नव्हतं त्या लहान मुलाला माहिती नाहीये की अभ्यास करायला पाहिजे आई त्याला सांगते ना उठ अभ्यासाला बस आता आईने त्याला आईने त्याला प्रेरणा दिली म्हणजे आता मग आई स्वतंत्र झाली असं नाही एक सेकंद एक सेकंद तर तो जो प्रयोजक आहे तो करता झाला त्याचप्रमाणे त्याला अजून एक संज्ञा आली हेतू असा जो प्रयोजक करता आहे काय नाही जो स्वतंत्र करता आहे ना त्याला प्रेरणा देणारा ते माहिती नाही त्याला प्रेरणा देणारा त्याला म्हणायचं तो करता झाला अर्थातच आणि त्यालाच हेतू असं पण म्हणायचं पारिभाषिक म्हणूनच तिथे केला ना अर्थ म्हणूनच तो बघितला आपण आणि तो जो तुम्ही म्हणताय ना तो पण आहेच ना त्याच्यात त्याच्यात पण हाच अर्थ अभिप्रेत आहे हेतू जो हेतू असतो त्याला तो प्रेरणा देत असतो ना सारखा त्या हेतूमुळेच आपण क्रिया करत असतो आणि तो प्रेरकच असतो तो हेतू एखादी गोष्ट ही एखादी गोष्ट ही अचेतन असू शकते हेतू किंवा चेतना पण असू शकते चेतन असेल तर आपण सरळ सरळ म्हणू की इथे प्रेरणा आश्रय कोणीतरी आहे प्रेरणा आश्रय नसेल तर तर त्या हेतूच्याच ठिकाणी म्हणजे दुसरं तिसरं काय नाही तुमच्याच ठिकाणी ती प्रेरणा स्वतःलाच देणारी आहे फक्त निमित्त बाहेरचं शोधताय असं तो पण तुम्ही ते आरोपित करता त्या बाहेरच्या कुठल्या तरी आयदर तो असतं किंवा आणखीन अचेतन असा पदार्थ असतो ज्याला बघून तुम्ही म्हणता की त्याने मला प्रेरणा दिली त्याच्यामुळे मला प्रेरणा मिळते असं तो जो आहे प्रेरणा देणारा म्हणून त्याला आपण हेतू म्हणतो म्हणून त्याच्यातही ही संकल्पना आहेच अभिप्रेत आता तात्पर्य काय आपल्याला लक्षात घ्या आपण काय बघतोय नी गतिबुद्धी प्रत्येक साधनार्थ याच्यातला नी या शब्दाचा अर्थ आपण बघतोय ते बघण्याकरता आपण तीन एक मध्ये गेलो तिथे आपण असं बघितलं की निच हा जो प्रत्यय आहे तो हेतुमती हेतुमान जी क्रिया असते त्या अर्थी निच प्रत्यय होतो हेतू म्हणजे काय ते आपण बघतो हेतू म्हणजे जो स्वतंत्र कर्ता आहे त्या कर्त्याला प्रेरणा देणारा जो त्याला म्हणायचं हेतू जो प्रयोजक करता त्याला म्हणायचं हेतू आणि मग अशा रीतीने प्रयोग प्रेरणा देणारा जो हेतू तदाश्रय तो ज्याच्या ठिकाणी आहे अशी जी क्रिया तो प्रेरणा देणारा जो आहे त्याच्या ठिकाणी त्या क्रियेच्या संदर्भातली जी क्रिया म्हणजेच प्रेरणा देणे ही क्रिया हिला म्हणायचं हेतुमत ही हेतुमत क्रिया हो ना त्या क्रियेला हेतू आहे ना म्हणजे हेतूच्या ठिकाणी आहे ती म्हणून तिला म्हणायचं हेतुमत अशी जी हेतुमती आहे जी कोणी क्रिया जे कर्म आहे हेतुमती त्या ठिकाणी निच प्रत्यय होतो ती क्रिया दाखवताना निच असा प्रत्यय होतो उदाहरणार्थ पठ आहे पठ पठ याचा अर्थ म्हणणे किंवा वाचणे त्याला तुम्ही निच प्रत्यय जोडता पठ अधिक निच तर धातू स्वरूप होतं पाठ पाठी असं रूप होत म्हणजे मया पुस्तकम पठितम किंवा इदम पुस्तकम पाठितम मया इदम पुस्तकम पाठितम पठितम असं म्हणण्यामध्ये पठन क्रियेचं आश्रय म्हणजे पठन ह्या क्रियेमध्ये अंतर्भूत असलेल्या व्यापाराने उत्पन्न झालेलं जे फल त्या फलाचा आश्रय तेवढाच त्या पठिताचा अर्थ आहे जेव्हा तुम्ही पाठित असं म्हणता तेव्हा पठन क्रियेच्या व्यापाराने उत्पन्न झालं असं नाही म्हणत तुम्ही तिथे तुम्हाला असं म्हणायला लागतं पठन क्रियेला प्रेरणा देणारा जो ही प्रेरणा देण्याची जी क्रिया त्या प्रेरणा देण्याच्या क्रियेच्या संदर्भात जो फलाश्रय तो त्या पाठीचा अर्थ आहे असा तिथे आपल्याला अर्थ वेगळा कळून येतो पाठीत आणि पठित मध्ये म्हणजे पाठी हा जो धातू झाला त्याचा अर्थ पठन विषयक प्रेरणा असा झाला पठनविषयक प्रेरणा सगळीकडेच तो प्रेरणा रूप अर्थ निच प्रत्ययाने येतो पण त्याच्यामध्ये हेतू असणारी क्रिया आहे प्रेरणा देणं प्रेरणा देणे ही क्रिया आहे आहे ना पण तिथे काय आहे की पाठीमध्ये त्या घनपाठीमध्ये पटधातू अधिक सरळ सरळ त्यांनी जो प्रत्यय सांगितलेला आहे तो प्रयोजक न करता वेगळ्या प्रकारे सांगितलेला आहे घनपाठीमध्ये घन म्हणणारा असा आहे पण इतरत्र तुम्ही पाठक आता तिथे मध्ये पण तसंच आहे पण दुसरा एखादा समजा आपण धातू घेतला की ज्याच्यामध्ये हा फरक कळून येईल हो अर्थातच पण त्याच्यात आपल्याला अर्थभेद अभिप्रेत आहे पठ याचा अर्थ म्हणणे आणि पाठ याचा अर्थ म्हणण्याची प्रेरणा देणे पण त्यातला आर्थिक अभाव एवढाच लक्षात आपण घेऊया म्हणण्याची प्रेरणा देणे त्याला आता आपण शिकवणे म्हणू आणखीन काही म्हणा तुम्ही पाठी पाठी पाठी हा निजंत धातू संस्कृत मधला निजंत धातू झाला कारण निच याचा अर्थ निच प्रत्ययामध्ये न आणि च इच संज्ञक आहेत उरला प्रत्यय फक्त इ आणि म्हणून पाठी असं झालं पाठी रस्व करताय हो त्या क्रियेचा आश म्हणून आश्रय येतो त्या क्रियेचा क्रियेचा अर्थात व्यापाराचा आश्रय म्हणून आता आता आपल्याला ह्या सूत्रातला जो नी आणि अणि हा शब्द आहे तो समजेल समजला का तुम्हाला नी याचा अर्थ निच प्रत्यय आणि याचा अर्थ तो प्रत्यय नसलेला नसताना म्हणजे साधी वाक्यरचना साधी वाक्यरचना आणि प्रयोजक वाक्यरचना यांच्याविषयीचे हे दोन शब्द आहेत आणि करता म्हणजे साध्या वाक्यरचनेतला करता ज्याच्यामध्ये प्रेरणा असा अर्थ देणारा शब्द प्रत्यय नाहीये असा धातू ज्या वाक्यामध्ये ते वाक्य म्हणजे आणि त्याचा करता म्हणजे आणि करता आणि नी याचा अर्थ निच प्रत्यय याचा अर्थ प्रेरणारूप अर्थ जिथे प्रत्ययाने दाखवला जातो आहे काय केला प्रेरणा धातूने पण दाखवला जातो तो नाही इथे प्रत्ययाने जिथे प्रेरणारूप अर्थ दाखवला जातो प्रत्ययाने होईल ना हो का केलं मला माहिती नाही खरं ते आणि करता असं पाहिजे नाही आणि आणि करता असं केलं आणि करता याचा अर्थ हा ते जोडलं पाहिजे खरं तर एकच शब्द आहे आणि करता याचा अर्थ आणि वाक्यातला करता असं तिथे अन्वय करायचा तो जो वाक्यातला करता आहे त्याला नऊ म्हणजे णी वाक्यामध्ये कर्मसंज्ञा द्यायची असा सूत्राचा अर्थ आहे तो साध्या वाक्यातला करता आहे त्याला प्रयोजक वाक्य रचनेमध्ये कर्मसंज्ञा द्यायची आहे काय काय मुलगा अभ्यासाला बसतो मुलगा अभ्यासाला बसतो या वाक्यामध्ये क्रिया बसणे ही आहे बसतो या शब्दात तुम्हाला कोणती क्रिया समजते बसणे ही क्रिया समजते आणि तो ह्या शब्दाने तुम्हाला जो बसणार आहे म्हणजे करता जो बसणारा आहे तो कळला कुठे बसला हे नाही कळलं बसतो असं म्हटल्यानंतर जो बसत आहे तो तो मी नाही तू नाही म्हणजे तो तो आहे अनेक नाहीत त्याचप्रमाणे ते आत्ता ती क्रिया करतायत एवढे हा आणि त्याचप्रमाणे तो मुलगा आहे एवढे सगळे अर्थ तुम्हाला हा एवढे पाच अर्थ तुम्हाला मराठीमध्ये त्या बसतो ह्या क्रियापदावरून कळलेले आहेत याच्यामध्ये प्रेरणा नाही आता जेव्हा तुम्हाला प्रेरणा असा अर्थ दाखवायचा असतो मराठीमध्ये तेव्हा तुम्ही बसतो असं नाही म्हणणार तर तिथे एक व जास्तीचा ऐकायला येतो ना आईने आई मुलाला अभ्यासाला बसवते तिथे क्रिया काय आहे बसवणे ही क्रिया आहे बसवणे ही क्रिया आहे बसण्याची क्रिया त्याच्यात अंतर्भूत आहे क्रिया आहे बसवणे बसवणेमध्ये बसणे ही क्रिया आहे बसवण्याचा अर्थ काय की बसण्याची प्रेरणा देणे बसवते म्हणजे काय कायला शारीरिक फिजिकली पण तो लहान मुलगा असेल तर पण तोही प्रेर प्रेरणेचा भाग झाला तो मुलगा उठत उठत नाहीये जागेवरून त्याला प्रत्यक्ष हा नेऊन ठेवलं आणि सांगितलं की आता कर पुढे अभ्यास पण एरवी नाही तर नुसतं शब्दानी किंवा असं ही क्रिया सोड मोबाईल थांबव आणि आता अभ्यासाला बस असं आणि ती प्रेरणा झाली आता या क्रियेचा करता बसवणे या क्रियेचा करता कोण आहे आई आहे प्रेरणेचा आश्रय आई आहे आता या वाक्यामध्ये मूळचं जे वाक्य होतं मुलगा अभ्यास अभ्यासाला बसतो त्याच्यात मुलगा हा करता होता तो आता हा या प्रयोजक वाक्य रचनेमध्ये कर्म होईल म्हणजे आई मुलाला अभ्यासाला बसवते तो अभ्यासाला जे होतं जे मूळ साध्या वाक्यातलं जे कर्म होतं मुलगा अभ्यासाला बसतो आपण असं म्हणू अभ्यासाला हे कर्म आहे खरं तर नाही आपण आपण क्षणभर गृहित धरू ते तसंच राहिलं त्याच्यात बदल झाला नाही फक्त मुलगा याच्यात बदल झाला आधी तो करता होता आता ते प्रयोजक रचनेमध्ये कर्म झालं असं या सूत्राने सांगितलेलं आहे हा प्रयोज हो हा पण म्हणजे प्रयोजन याचा अर्थ पण ते तुम्हाला प्रेरणा देत हा त्यातला मुख्य भाग आहे नाहीतर प्रयोजन म्हणजे काय समजा म्हणजे समजा वन डे मॅच चालू आहे आणि ती जिंकायची तर ते एक प्रयोजन आहे म्हणजे ते प्रेरणा देतं ना आता खेळाडूंना याचा समजा एका ओव्हरमध्ये दहा रन्स काढायचे मग ती प्रेरणा मिळाली त्यांना नाहीतर समजा ते नसेल तर ते आपले टुकू खेळत बसलेत असं होईल पण ती प्रेरणा असल्यामुळे की आपल्याला असं जिंकायचं असं टार्गेट असल्यामुळे मग ते त्याप्रमाणे क्रिया पुढे घडत गेली नाहीतर क्रिया वेगळ्या घडल्या असत्या असं म्हणून ते प्रयोजन म्हणजे सुद्धा पुन्हा एक प्रकारे ते प्रेरकच आहे नाही नाही असं हो पण प्रयोजकामध्ये म्हणूनच काय अर्थ अभिप्रेत आहे की प्रेरणा हा अर्थ अभिप्रेत आहे प्रयोजक म्हणजे पुन्हा ज्यात अंतर्भाग जो आहे तो प्रेरणेचा आहे बाकी मग तो प्रयोजक तुम्ही शब्द चेतनाला वापरा किंवा व्याकरणामध्ये त्याला निच आणि अणिच असं म्हणतात आणि आता इथे त्यांनी प्रयोजक असा शब्द वापरलाय नाही नाही कन्फ्युजन नाहीये काही पण नंतर त्याचा अर्थ करत असताना त्यांनी प्रेरणा असा अर्थ केलेला आहे हो नाही वेग तो अर्थ हे आता हे कोणत्या कोणत्या अर्थांच्या धातूंच्या बाबतीत होतं ते ह्या सूत्रात सांगितलं आहे ते बघूया प्रत्यर्थक गत्यर्थक बुद्ध्यर्थक म्हणजे ज्ञानार्थक आणि प्रत्यवसानार्थक म्हणजे भक्षणार्थक त्याचप्रमाणे शब्दकर्म आणि अकर्मक अशा पाच प्रकारच्या धातूंच्या बद्दल हे कार्य होतं हे तीन अर्थ चार अर्थ सांगितलेले आहेत आणि एक शेवटचा प्रकार अकर्मक धातू या पाच धातूंच्या संदर्भामध्ये हे कार्य होतं काय कार्य होतं साध्या वाक्यातला कर्ता जो आहे तो प्रयोजक वाक्यरचनेमध्ये कर्म होणार म्हणून आता सूत्राचा अर्थ काय दिलाय बघा गत्याद्यर्थानाम कौमुदीमध्ये काय अर्थ दिलाय हा गत म्हणजे गती नाम गती बुद्धी आणि प्रत्यवसान या अर्थाचे जे गत्याद्यर्थक कोण धातू गत्याद्यर्थक हा बहुव्री है गत्यादि ही अर्थ हा येशाम गति इत्यादि जैसा अर्थ है असे जे धातु गत्यादि अर्थक गत्याद्यर्थक ह्याच्यात अर्थानाम असं आहे धातु धातूनाम गती इत्यादी अर्थ ज्यांचा आहे बहुग्री समासच येतो गती इत्यादी अर्थ ज्यांचा आहे अशा धातूंचा अशा धातूंच्या संदर्भात काय करायचंय गत्याद्यर्थानाम पुढे काय वाक्य आहे शब्द कर्मणा आता गत्याद्यर्थानामध्ये गती बुद्धी आणि प्रत्यवसान हे गृहित धरलेले आहेत शब्द कर्मणाम आणि अकर्मकाना च अणवयः करता सहा नऊ कर्मस्या आणि वाक्यामध्ये त्यांचा जो कर्ता असेल तो णी वाक्यामध्ये कर्म संज्ञक होतो आता णी आणि अणि म्हणजे कळलं ना तुम्हाला पण त्याच्याकरता हे तीन एक आणि एक चार हे वर्तुळ आपण बघितलं ते लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला हे स्वतंत्रपणे लक्षात ठेवायची गरज नाही आणि म्हणजे काय आणि म्हणजे काय आता अशी उदाहरणं दिलीत त्यांनी क्रमशः पुढे सगळी उदाहरणं दिलीत श्लोकांमध्ये जरा काळजीपूर्वक बनण्यासारखी आहेत कारण त्यांनी आधीच प्रयोजक वाक्यरचना करून ती उदाहरणं दिली आहेत असं नाही त्याने आधी साधी वाक्य रचना केली आणि मग त्याचं प्रयोजक करून दाखवलं असं केलेलं नाहीये आणि त्यानंतर ती भूतकाळातली रूपं वापरली त्यामुळे ती आपल्याला बरीच उलगडून उलगडून करावी लागते पण त्याकरता आधी ते श्लोक वाचा चला शत्रुना गमयत स्वर्गम वेदार्थम स्वान अवेदयत बघा आशयत चामृतम देवान वेदमध्यापयत विधीम असयत सलिले पृथ्वी यस्त मे श्री गती सगळं त्या श्रीहरीचं वर्णन आहे यस मे श्रीहरीर गती तो श्रीहरी माझी गती आहे माझं शरण आहे तो मी त्याच्याकडे जातो कसा आहे तो श्रीहरी त्याने पाच प्रकारचे कर्म केलेली आहेत पहिलं कर्म काय आहे शत्रुत अगमयत स्वर्गात त्याने सगळ्या शत्रूंना स्वर्गाला पाठ त्याच्यात बऱ्याच बराच अर्थ पण अंतर्भूत आहे याच्यामध्ये शत्रूंना त्याने नुसतंच ठार नाही केलं तर त्यांना सुद्धा त्याने स्वर्गाला पाठवलं असं शत्रू अगमयच स्वर्ग म्हणजे कुठलेच शत्रू त्याच्यासमोर टिकत नाहीत असाही अर्थ आहे त्याच्यात म्हणून शरण जाण्या योग्य आहे कुठे जरी शत्रू त्याला हरवत असले तेव्हा तो शरण कसं त्याला जायचं म्हणून तो सगळ्या शत्रूंना पुरून उरतो म्हणून तो शरण आहे गती आहे अगमयत स्वर्गम वेदार्थम स्वान अवेदयत जे स्व आहेत स्व स्व म्हणजे त्याचे जे आत्मीय लोक आहेत त्यांना त्याने वेदांचा अर्थ समजावून सांगितला कळवून दिला अवेदयत स्व स्व हा अर्थ शब्द बघितलाय आपण स्वमज्ञाती धनाख्यामध्ये स्वशब्द बघितलाय त्याचे चार अर्थ होतात आत्मा आत्मीय ज्ञाती आणि धन इथे त्याचा अर्थ आपण आत्मीय असं घेऊया आत्मीयांना स्वतःच्या जवळच्या लोकांना त्यांनी वेदाचा अर्थ समजावून सांगितला हो त्यानंतर पण ते भूतकाळातलं बरं आहे हा ते भूतकाळातलं आहे आणखीन पुढचं आहे आशयत चामृतम देवाना त्याने देवांना अमृत पाजलं आशयात च अमृतम देवान अशा अशा धातु अशा नवव्या गणाचा अश्नाती आशयत सामृतम देवान आणि वेदम अध्यापयद विधीम याने ब्रह्मदेवाला सुद्धा वेद शिकवला ब्रह्मदेवाला वेद शिकवला अध्यापयत विधीम त्याने ब्रह्मदेवाला वेद शिकवला आणि असयत सलिले पृथ्वी त्याने पृथ्वीला पाण्यामध्ये बसवलं असयत आस धातू आस असं एवढी सगळी कर्म करणारा जो श्रीहरी आहे तो माझ माझी गती आहे शरण आसरा शरण याचा अर्थ आश्रय स्थान हो चौथा काय आणखी दिसत नाही माहिती नाहीये हा आता याच्यातली जी वाक्यरचना आहे ती बघण्यासारखी आहे पहिलं वाक्य काय शत्रून अगमयत स्वर्ग आता याचं मूळचं म्हणजे अणी वाक्य हे ण्यंत वाक्य आहे त्याच्यात क्रियापद काय आहे अगमयत अगमयत धातू काय आहे गमी गमी असं धातू आहे गमी बरोबर ना गमी असा धातू आहे गमी कारण त्या निजंताला सुद्धा त्याने स्वतंत्रपणे सनाद्यंता धातवाहाने धातू संज्ञा दिलेली आहे गमी हा धातू आहे गमीचा अर्थ काय जाण्याची प्रेरणा दिली देणे हो पाठवणे म्हणजे जाण्याची प्रेरणा देणे त्या प्रेरणेचा आश्रय कोण आहे तो श्रीहरी तो श्रीहरी प्रेरणा देतोय ना म्हणून तद्वाचक म्हणजे कर्तृवाचक तिथे परस्मयपदाचा पदाचा प्रत्यय आला अगं मयत आहे ना तो त जो आहे तो परस्मय ती ती प्रत्यय आहे तर त्याचा प्रेरणेचा आश्रय आहे या प्रेरणेचा विषय कोण आहे कोणाला प्रेरणा दिली शत्रूंना प्रेरणा दिली म्हणून शत्रू हे त्या गमीच कर्म झालं कर्म आता याच्यामध्ये गमी मध्ये एक गमधातू आहे अंतर्गत ते गमधातूचा अर्थ आहे जाणे ईचा अर्थ प्रेरणा आहे ईचा अर्थ प्रेरणा आहे हा हा नुसता ये आहे त्याचा जाणे असा अर्थ आहे ना तर येईल आता पुढे आहेच पण इथे गमधातूचा अर्थ जाणे असा आहे त्याच्या संदर्भामध्ये जाणारा कोण आहे शत्रू आहे आणि जाणारा जो शत्रू आहे तो कुठे जातोय त्याचं उत्तर स्वर्ग हे आहे स्वर्ग हे त्या जाण्याचं कर्म आहे आणि शत्रू हा त्या जाण्याचा करता आहे मग आता इथे म्हणजे आता इथे शत्रू जो आहे शत्रू तो दोन वेगवेगळ्या क्रियांच्या संदर्भात वेगवेगळ्या भूमिका बजावतोय गमी याच्या आतला जो गम आहे त्याच्या संदर्भात तो करताय आणि गमी म्हणजे गमन विषय विषय प्रेरणा जो आहे त्या प्रेरणेचं तो कर्म आहे आता कुठलं हे करायचं कुठली भूमिका तो करेल तर गम धातूच्या नंतर प्रक्रिया करून तुम्ही गमी असा धातू तयार करता शत्रू आहे प्रेरणेचे कर्म शत्रू आहे गमी धातू जो शेवटचा धातू तयार झाला त्या धातूच्या संदर्भात त्याने सांगितलेली जी क्रिया आहे त्या क्रियेच्या संदर्भातलं जे कारक आहे ते जास्त बलवान आहे नंतर प्रक्रिया करून पुन्हा धातूचा आकार बदलला ना अर्थ बदलला त्यानुसार जो नवीन धातू तयार झाला त्याच्या संदर्भातलं जे कारकत्व आहे ते बलवान आहे म्हणजे शत्रूला इथे गमधातूच्या संदर्भातलं जे कर्मत्व आहे ते सोडून गमी धातूच्या संदर्भातलं सॉरी कर्तृत्व आहे गमधातूच्या संदर्भातलं कर्तृत्व आहे ते सोडून गमी धातूच्या संदर्भातलं जे कर्मत्व आहे कारण तो गमी हा नंतर तयार झालेला धातू आहे त्या धातूच्या संदर्भातलं जे कर्मत्व आहे ते बलवान ठरून ती भूमिका त्या शत्रूची तिथे पक्की होईल वाक्यामध्ये आणि म्हणून तिथे आपल्याला शत्रून शत्र शत्रून ही द्वितीय विभक्ती झाली स्वर्गम ही द्वितीय विभक्ती काय त्याच्यात आणखीन पण विचारण्या आणखीन पण विचारण्यासारखं आहे बरं का की इथे शत्रून अगमयत स्वर्गम आहे अगमयत यामध्ये ती या प्रत्ययाने त ह्या प्रत्ययाने करता अर्थ उक्त झाला आणि म्हणून शत्रून आणि हा म्हणून शत्रून हे अनुक्त कर्म आहे त्याचं आणि म्हणून ते कर्मणी द्वितीया या सूत्रानुसार त्याला द्वितीय विभक्ती आली अनुक्त कर्म असल्यामुळे तसंच जे स्वर्गम ही जी द्वितीया दिसते आहे ती कशामुळे आहे कारण स्वर्ग याचं कर्मत्व गमी मधला जो गम त्याच्या संदर्भातलं कर्म आहे ऑब्विसली त्या गमीच्या पुढचा जो ती प्रत्यय आहे त्याने ते कर्म उक्त होणार नाही गमचं जे कर्म आहे ते त्याने उक्त होणार नाही त्यामुळे ते अनुक्त राहिलं त्यामुळे त्याला सुद्धा कर्म त्याला सुद्धा द्वितीय विभक्तीने कर्म आणि द्वितीय ह्या सूत्राने त्याच्या पुढे द्वितीय विभक्ती करायची स्वर्गम अशी म्हणून शत्रू शत्रून स्वर्गम अगमयत श्रीहरी असं तिथे वाक्य तयार झालं कर्मणी नाही नाही नाही तिथे कर्मणी द्वितीय कारण ते त्या गमच्या संदर्भात ते कर्म साक्षात आहे म्हणून कारण हे आता या प्रयोजक वाक्यरचनेकडे जाताना आपल्याला आधी जी साधी वाक्यरचना आहे ती बघितली पाहिजे तर याच्यात ती आपल्याला म्हणजे अशी मागे उलगडत जाण्याच्या पद्धतीचं आहे फ्लॅशबॅक पद्धतीचं आहे त्याच्यातनं आपण साध्या वाक्यरचनेकडे कसं जाणार साध्या वाक्यरचनेकडे जायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल जो निच आहे तो पहिल्यांदा काढावा लागेल अगमयातमध्ये नीच आहे निच म्हणजे नी प्रत्यय आहे गमी असा धातू होता त्यातला नीच काढा उरला धातू गम गम धातू झाला गम त्या गम अर्थ जाणे असा आहे जाण्याचा करता हे शत्रू ते अनेक आहेत वर्तमान काळातले आहेत म्हणून तिथे अंती असा प्रत्यय ठेवावा लागेल काय क्रियापद मिळालं गच्छंती शत्रू हा त्याचा करता आहे अनेक आहेत म्हणून तिथे प्रथम अभवचन केलं शत्रवहा गच्छंती स्वर्ग हे त्याचं कर्म आहे ते अनभीचं असल्यामुळे द्वितीय झाली म्हणून वाक्य मिळालं शत्रवहा स्वर्गम गच्छंती असं वाक्य झालं हे पर हे अर्थात वर्तमान काळातलं झालं आपल्याला इथे वाक्य दिलेलं आहे भूतकाळातलं त्या अनुषंगाने आपल्याला भूतकाळ वापरावा लागेल शत्रवहा स्वर्गम अगच्छन असं वाक्य करावं लागेल शत्रवहा स्वर्गम अगच्छन त्याचं प्रयोजक करायचं झालं तर ते असं होईल म्हणजे काय काय नाही हां हां ज्याच्यामुळे असं म्हणायचंय म्हणजे श्रीहरीच्या श्रीहरीमुळे शत्रू स्वर्गाला जातात असं म्हणायचं असताना असं तुम्ही म्हणू शकता कारणात असं म्हणू शकता तुम्ही श्रीहरे हे कारणात हां कारण असा शब्द लावायचा किंवा ते तुम्हाला कर्ण म्हणून अभिप्रेत असेल तर श्रीहरी ना असं म्हणू शकता तुम्ही पण हे कृत्रिम होईल श्री हरेक कारणात असं त्यातलं अकृत्रिम असं म्हणू शकतो आपण पण तिथे श्रीहरी पाठवतोय असं नाहीये श्रीहरी हे तिथे करण झालं किंवा कारण झालं म्हणजे झालं पण श्रीहरी हे पाठवतोय असं तिथे शब्दाद्वारा अर्थ व्यक्त होत नाही तो आर्थिक नंतर तुम्ही गोळाबेरीज अर्थ काढताय शब्दाद्वारे तो तर अर्थ व्यक्त होत नाहीये <coughs> कळलं का शत्रू नगमयत स्वर्गम या वाक्याचं स्पष्टीकरण कळलं तुम्हाला इथे गत्यर्थक जातोय गम म्हणून त्याच्या संदर्भामध्ये जो आणि करताय त्याला मी वाक्यामध्ये कर्मसंज्ञा दिली शत्रून अगमयत स्वर्गम पुढचं वाक्य काय आहे वेदार्थम स्वान अवेदयत इथे पण तशीच प्रक्रिया करायला लागेल अवेदयत याच्यामध्ये धातू काय आहे वेदी असा धातू आहे वेदी अवेदयत याच्यामध्ये वेदी असं धातू आहे वेदी वेदीमध्ये धातू काय आहे विद विद अधिक ई ईचा विदचा अर्थ जाणणे ईचा अर्थ प्रेरणा विद याचा अर्थ जाणणे ईचा अर्थ प्रेरणा वेदी म्हणजे जाणण्याची प्रेरणा त्या जाणण्याच्या प्रेरणेचा आश्रय कोण आहे तो श्रीहरी आहे कारण तो प्रेरणा देतो सगळ्यांना की जाणा जाणा हे वाचा हे माहिती करून घ्या म्हणून तो प्रेरणेचा आश्रय आहे आणि तो अर्थातच त्यामुळे करता आहे कशाचा वेदीचा करता श्रीहरी आहे आणि तो अर्थातच त्या वेदी धातूच्या पुढील तिंग प्रत्ययाने वक्त्याला सांगायचं आहे कळवून द्यायचं आहे त्याच्या पुढचा वेदीच्या पुढचा जो तिंग प्रत्यय आहे त्याचा अर्थ आहे करता आणि अर्थातच एक तो एकवचनी आहे म्हणून श्रीहरी ही अवेदयत आता कोणाला तर स्वान स्व हे त्या क्रियेचं कर्म या सूत्राने सांगितल्यानुसार त्याचं स्पष्टीकरण करताना मी तुम्हाला मगाशी असं सांगितलं की त्याचं विषय आहे असं त्यानंतरचं स्पष्टीकरण आहे प्रस्तुत सूत्रानुसार ते त्याला कर्मसंज्ञा आली आणि अर्थातच त्या वेदीमध्ये विद असा धातू आहे त्या विद धातूच्या संदर्भामध्ये म्हणजे जाणणे ह्या क्रियेच्या संदर्भात वेदार्थ हा जो अर्थ आहे तो कर्मसंज्ञक आहे अर्थातच विधधातूच्या अर्थाच्या संदर्भातली जी संदर्भातली जी कर्मसंज्ञा जी कर्माची भूमिका ती पुढील सध्याच्या पुढील तीन प्रत्ययाने उक्त होत नसल्यामुळे ती अनुक्त होत असल्यामुळे कर्मणी द्वितीया या सूत्राने त्याला द्वितीय विभक्ती झाली तशीच या वेदी या धातूचं जे कर्म आहे ते सुद्धा त्या वेदी धातू पुढील तीन प्रत्ययाने उक्त होत नसल्यामुळे कर्मणी द्वितीया ह्या सूत्राने त्याची पण द्वितीय विभक्ती करायची आणि म्हणून आपल्याला हे वाक्य मिळालं म्हणून स्वान हे कर्म कर्म द्वितीयने कर्म संज्ञक झालं वेदीचं कर्म या स्वान हे आणि वेदार्थ वेदार्थम हे वेदीमधल्या वेद विद वेदीमधल्या विदचं कर्म आहे म्हणजे त्या आकृतीने पण दाखवता येईल अशी आकृती काढायची वेदी धातू त्यातला म्हणजे वेदी म्हणजे चौकटीमध्ये विद अधिक ई आणि विद शी वेदार्थाचा कर्मसंबंध पण स्वचा ईशी कर्मसंबंध असं पण जो स्व आहे त्याचा विदशी कर्तृसंबंध आहे आणि ईशी कर्मसंबंध आहे आता ई हा तिथे प्रधान असल्यामुळे जो विद कर्तृ कर्तृसंबंध होता तो बाजूला ठेवायला लागेल आणि ईचा जो कर्मसंबंध आहे तो प्रधान होईल आता याचा ही णी रचना आहे णी आता याची अणी रचना कशी होईल वेदी मधला ई काढायचा ठेवायचा फक्त विध धातू विध धातूचा अर्थ आहे जाणणे म्हणजे ह्या सूत्रामध्ये बुद्धी अशी जी अट सांगितलेली आहे ती इथे जुळते तदर्थक धातू आहे हा जाणणे विध धातू ठेवला म्हणजे जाणणे त्याचा जो करता आहे तो कर्ता आहे स्वपदवाच्य मग इथे स्व यांनी स्वान हे बहुवचन घेतल्यामुळे इथे पण ते बहुवचन घेऊया आणि तो अर्थ धातू पुढील तिंग प्रत्याने व्यक्त होत असल्यामुळे विध धातूच्या पुढे अंती असा प्रत्यय ठेवायला लागेल विदंती असं म्हणायला लागेल किंवा विदू असं म्हणायला लागेल विदंती के विदंती स्वच प्रथमा बहुवचन करायला लागेल स्वे स्वाहा असं आपण बघितलं होतं आत्मीय या अर्थाचा जो स्वशब्द आहे त्याचं तुम्ही स्वे असं करू शकता म्हणजे स्वे विदंती त्याचं कर्म कोण आहे वेदार्थ म्हणजे स्वे वेदार्थम विदंती वर्तमान काळातलं केलं आपण आता आपल्याला भूतकाळातलं पण करायला लागेल अविदुह असं करायला लागेल ये वेदार्थम अविदुह स्वे वेदार्थम अविदुह तिचे श्रीहरीचे जे आत्मीय आहेत त्यांनी वेदार्थ जाणला समजून घेतला पण तो त्यांना स्वतःहून नाही समजला त्या श्रीहरीने त्यांना समजून दिला म्हणजे समजण्याची प्रेरणा दिली ही अनेक प्रकारची प्रेरणा असू शकते ती सम ती श्रीहरीने त्यांना प्रेरणा दिली हे सांगायचं असताना या विधच्या पुढे आपण ई लावल्यानंतर श्रीहरी त्याचा कर्ता झाल्यानंतर विधधातूचा जो कर्ता होता स्व तो या वेदी क्रियेच्या संदर्भामध्ये या सूत्राने कर्म झाला आणि म्हणून आपल्याला हे प्रकृत वाक्य मिळालं वेदार्थम स्वान अभेदयत आणि मग स्व जो होता त्याची कर्मसंज्ञा द्वितीया बहुवचन कर्म आणि द्वितीया ह्या सूत्राने तो अनुक्त ते अनुक्त कर्म असल्यामुळे द्वितीय झाली आणि द्वितीय बहुवचन झालं वेदार्थम स्वान अवेदय पुढचं वाक्य काय आहे आशयत चामृतम देवान स्वतंत्र या शब्दाचा काय अर्थ आहे तर स्वतंत्र ह्या शब्दामध्ये दोन शब्द आहेत स्व आणि तंत्र तंत्र शब्दाचा अर्थ आहे प्रधान तंत्र शब्दाचा अर्थ आहे प्रधान आता स्वतंत्र म्हणजे काय हा स्व जिथे प्रधान आहे म्हणजे स्व जिथे मुख्य आहे त्यालाच आपण स्वतंत्र म्हणतो ना एकोणीसशे सत्तेचाळीस सालापूर्वी आपण कसे होतो म्हणजे काय बाकी म्हणजे आपल्यावर जे राज्य करत होते इंग्लंड ते प्रधान होतं ना राज्य तर इंग्लंडला जे हवं आहे त्याच्या अनुषंगाने आपण वागत होतो ना आपल्याला जे हो आपल्याला जे हवं आहे आपल्या ज्या सीमा जे काही आपल्या गरजा आहेत त्याच्या अनुषंगाने आपण वागत नव्हतो नाही होत म्हणजे म्हणजे नव्हतो तेव्हा दृष्ट्या म्हणून आपण तेव्हा परतंत्र होतो आता आपण स्वतंत्र आहोत याचा अर्थ आपण प्रधान आहोत म्हणजे आपण समजा ठरवलं सगळ्यांनी ते असं करायचं तर आपण करू शकतो एकोणीसशे सत्तेचाळीस पूर्वी आपल्याला हे स्वातंत्र्य नव्हतं आपण सगळ्यांनी ठरवलं तरी शेवटी जोपर्यंत इंग्लंडची राणी मोर्तब करत नाही तोपर्यंत आपण ते करू शकत नाही असं होतं ना त्याला म्हणायचं परतंत्र आणि आता जी स्थिती आहे त्याला म्हणायचं स्वतंत्र हा म्हणजे त्या हा म्हणजे त्या क्रिये म्हणूनच क्रियेमध्ये क्रिया जी असते त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग काय तो व्यापार कारण तो व्यापार झाला नाही तर फलच होणार नाही चालणे म्हणजे काय तुम्ही असं बसून आत त्याला तुम्ही चालणं असं म्हणता का नाही म्हणा आता उदाहरणार्थ तुम्ही किंवा एनसीसी किंवा इथे जाता त्यामध्ये तुम्हाला काय सांगतात एक अशा विविध आज्ञा असतात आज्ञावली असते ना त्याच्यामध्ये एक आज्ञा असते कदम ताल अशी आज्ञा कदम ताल म्हणजे काय असं करायचं काही काही गंमत करण्यासाठी म्हणून बैठे बैठे कदम ताल असं पण म्हणतात गंमत म्हणून असं होणार नाही त्यांना माहिती आहे बैठे बैठे म्हणजे फक्त मांडीचा हवा घालवायचा असं पण ते काही चालणं नव्हे ना कारण चालणे याच्यामध्ये अंतर्भूत असलेली जी क्रिया आहे जो व्यापार आहे व्यापार तो व्यापार तिथे घडत नाही चालणे असं म्हटल्यानंतर पण तेच तुम्ही जर का उभे राहिलात आणि एक पाऊल एका जागेवरून पुढे ठेवलं तरी ते चालणं झालं नाही का हळूहळू का होईना पण ते चालणं झालं कारण ती प्रत्यक्ष व्यापार तिथे घडला म्हणजे क्रियेमध्ये ते घडल्यानंतर तुम्ही पुढच्या देशाशीला जाऊन मिळालात म्हणजे संयोग झाला म्हणजे मग तिथे फल उत्पन्न झालं तो व्यापार झाल्यानंतर फल उत्पन्न होतं तो व्यापार तुम्ही करत असताना काहीतरी साधन उत्पन्न झालं उत्पन्न झालं म्हणजे होतं तिथे ते दिसलं तुम्हाला अशा रीतीने त्या व्यापाराशी बाकीच्या सगळ्या गोष्टी निगडित व्यापार नसेल तर नुसतं फल कधीच असणार नाही काहीच असणार नाही म्हणून त्या क्रियेचं जेव्हा तुम्ही वर्णन कराल तेव्हा त्या वर्णनामध्ये जर काही स्वतंत्र असेल स्वतःहून प्रधान असेल ते म्हणजे तो व्यापार आहे आणि म्हणूनच अर्थात व्यापाराचा जो आश्रय आहे तो स्वतंत्र म्हणूनच त्याला आपण करता असं म्हटलं व्यापाराचा जो आश्रय तो काय हो. नाही मला माहिती नाही अच्छा म्हणजे काय अच्छा अच्छा पण तो मला नेमका आहे हा सर उदाहरण सांगा नाही अच्छा बरोबर पण पाणी मला माहिती नाही नाही हो बरोबर हो हा इथे दोन्ही होतं असं आपल्याला दिसतंय ना तो परतंत्रही होतोय आणि तो अस्वतंत्रही होतोय शब्दाच्या एकच अर्थ व्यक्त करणाऱ्या दोन छटा आहेत अस्वतंत्र याचा शब्दाने जो अर्थ व्यक्त होतोय त्याच्यामध्ये तो दुसऱ्या दुसऱ्या कोणाच्या तरी प्राधान्याखाली तो आहे की नाही हा अर्थ या शब्दाने व्यक्त होत नाहीये या शब्दाने तो अर्थ व्यक्त तो प्रधान नाही एवढंच तिथे सांगितलं परतंत्र मध्ये आहे कोणीतरी तिथे कोण प्रधान आहे दुसरं कोणी हे सांगितलं जाते असं शब्दाने कळून येते हा हा होते असं आम्हाला वाटत तरी नव्हतं बरोबर हा पण म्हणजे आता मुद्दा त्यातला असा आहे की अस्वतंत्र आणि परतंत्र हे दोन अर्थत एक असतील पण शब्दशः पण शब्दशः ते वेगळे आहेत मगाचाच मुद्दा आहे आणखीन त्याचा काही वेगळा भाग नाही आहे एका शब्दाने काय सांगितलं जातं की हा स्वतंत्र नाही आणि मग हा किम किम तंत्र आहे कोण याच्यात प्रधान आहे मग परतंत्र आहे पण तुमचं हो. नाही पण तुमचं करता येईल हो हा तो दोन्ही तो दोन्ही होईल तिथे याचं कारण तिथे कोणतरी दुसरा स्वतंत्र आहे त्या नी वाक्यामध्ये क्रियेच्या संदर्भामध्ये स्वातंत्र्य दुसऱ्या कोणाचं तरी आहे अर्थ हा बरोबर ते बरोबर आहे तुमचं नाही पण हे तुमचं उदाहरण नाही नाही तुमचं उदाहरण बरोबर आहे तो मला तो हे नाहीये पण आता शब्दाने तो अर्थ वेगळा झाला एवढंच त्यातला आहे आणि याची या संदर्भातलं उदाहरण आत्ता आपल्याला सापडणार नाही पण अशी दुसऱ्या संदर्भातली बरीच उदाहरणं की शब्दाने भेद केला म्हणून भेद झाला अर्थत एकच असेल पण शब्दाने भेद केला म्हणजे भेद झाला म्हणजे आता समजा उदाहरणार्थ समजा एक सेकंद समजा उदाहरणार्थ तुम्ही काही प्रवासी समजा जहाजातून जात आहेत आणि ते जहाज समुद्रामध्ये संकटात सापडलं फुटलं आणि मग काहीतरी त्या जहाजातल्या लाकडांना वगैरे धरून एखादा माणूस निर्जन बेटावर पोहोचला तिथे कोणीच नाही एक माणूसही नाही आता तो काही परतंत्र नाही तिथे कारण दुसरा कोणीच माणूस नाही आहे पण तो स्वतंत्र पण नाही आहे कारण तो काही स्वतःच्या इच्छेने करू शकत नाही तिथे त्याला माहिती नाही आहे काही गोष्टींची अशा व्यक्तीला तुम्ही म्हणू शकाल की हा स्वतंत्र आहे पण हा परतंत्र नाही असं म्हणू शकाल तुम्ही त्या व्यक्तीला त्याचं वर्णन करत असताना पण पण तो पण तो इथे नाही आहे याच्यात नाही आहे हे मी तुम्हाला लौकिक याच्यात सांगितलं शब्दां याच्यावरतीच नाही म्हणू शकत कारण करता म्हटल्यानंतर तो स्वतंत्र पाहिजे प्रत्येक वाक्यामध्ये कोणीतरी एक क्रिया क्रियेच्या संदर्भात एक कोणतरी स्वतंत्र असणार जेव्हा तो स्वतंत्र असेल तेव्हा दुसरा जो आधीचा जो स्वतंत्र होता तो अर्थात परतंत्र होणार अशी रचना वाक्यामध्ये असणारच नाही की जेव्हा आधीचा स्वतंत्र होता तो स्वतंत्रच नाही आता नाहीये आणि मग तो अजून परतंत्रता यायची असं होणारच नाही जेव्हा तुम्ही प्रयोजक वाक्य कराल तेव्हा कोणीतरी स्वतंत्र होईलच तिथे परतंत्रच होणार होणार हो मुलगा अभ्यासाला बसतो याच्यामध्ये मुलगा स्वतंत्र आहे पण आई मुलाला अभ्यासाला बसवते आई स्वतंत्र झाली म्हणजे तो परतंत्र झाला आणि म्हणूनच तो त्याचं स्वातंत्र्य जे आहे ते वीक झालं ते दुर्बल झालं ते स्वातंत्र्य त्याचं तसंच कायम राहत नाहीये ते जर का कायम राहत असतं तर तो या याच्यात पण स्वतंत्र झाला असता आता यांचं म्हणणं आहे कोणाचं म्हणणं आहे विशिष्टाद्वैत वाद्यांचं म्हणणं असं आहे की सगळ्या शब्दांचे अर्थ परमात्मा असेच आहेत परमात्मा म्हणजे त्यांचे जो जो कृष्ण आहे तोच आहे असं म्हणाल्यानंतर तुम्ही तो सगळे स्वतंत्र याचं म्हणता येईल तुम्हाला हो एक सेकंद पण तरी सुद्धा त्यांचं म्हण बरं ठीक आहे ठीक आहे आपला मुद्दा कळलाय पुढे तुम्हाला काय म्हणायचंय सगळ्या हो सगळ्या शब्दांचे अर्थ परमा आत्मा आहेच आहेत आता परमात्मा हा शब्द नाही पण जो त्यांचा देव आहे श्री कृष्ण श्रीहरी आहे तोच सगळ्या शब्दांचा अर्थ आहे म्हणजे प्रत्येकामध्ये तोच आहे असं प्रत्येक शब्दाचा अर्थही तोच आहे त्यांच्या तात्विक भूमिकेमध्ये हो. नाही असं नाही तुम्ही ती भूमिका ठेवली तर होईल ते ते काही बरोबर नाही ते विशिष्ट अद्वैतवादी आहेत म्हणजे अर्थात अद्वैत आलंच त्याच्यामध्ये पण असं त्यांचं म्हणणं काय विलक्षण भूमिका आहे सगळ्या शब्दांचा अर्थ तोच आहे ईश्वर हो मार्क मार्क पण तसे झाले असते ना पण हो, मार्क पण तसे झाले असते तुम्हाला ते दुधारी तलवार आहे ही हो विशिष्ट हो हो. मी पण आता जाणार काय हो अर्थातच म्हणजे एका भूमिकेमध्ये असेल तर पुढच्या देशाशी म्हणून उत्तर देश संयोग हा त्याचा अर्थ आपण केला ना दुसऱ्या पुढच्या देशाशी त्याचा संयोग झाला तर संयोग म्हणजे त्याचं फल आहे गमनाचं फल ही सगळी चर्चा आपली कशावरून झाली दुसऱ्या आपण तिसऱ्या हा तिसऱ्या उदाहरणाकडे बघतो ना आपण आशायत चामृतम देवान आशयत मध्ये अश धातू आहे अश अशधातूचा अर्थ भक्षण करणे खाणे पिणे असा त्याचा अर्थ आहे च्यवन प्राश प्राश शब्द आहे प्राश अश अश धातू आहे अश त्याच हे भूतकाळाचं रूप आहे ना म्हणून आश झालंय ते अश अश नाही नाही सॉरी अशी अशी धातू आहे अशी अशी नव्हे आशी आशी धातू आहे आशी काय पुढच्या शेवटच्या ह्याच्यात वरचं आशयत चामृतम देवान असं ते बघतोय आपण तिथे अशी आशी असा धातू आहे आशी मूळचा धातू अशय याचा अर्थ खाणे किंवा पिणे जसं मी तुम्हाला उदाहरण सांगत होतो तसं आशी झालं हा अशा शब्दाच्या अशा धातूच्या संदर्भात येऊन मला सांगत होतो प्राश असा किंवा दुसराचा शब्द आहे प्रातराश याच्यामध्ये पण आश अशा धातूपासून आश शब्द तयार झाला त्याला प्रातराश तो घाय प्रत्यय असल्यामुळे झालं त्याचं एक प्रत्यय आहे त्याच्यामुळे त्याची वृद्धी झाली आणि आणि अशाचा आश झाला प्राशमध्ये पण तसंच झालं दुसरं मला अशन म्हणजे अश ना वगैरे असे बुक या अर्थी शब्द तेवढे माहिती आहेत बाकीचे शब्द आता लक्षात येत नाहीत काय शब्द आहेत आश आणि हेच शब्द लक्षात आले असो मुद्दा असा आहे की मूळचा धातू अश अनशन अनशन अनशन म्हणजे न खाणे तिथे अशन असा सरळ शब्द आहे दिसतो बघा आता त्या या संदर्भात मात्र धातू अश नाहीये या वाक्यामध्ये धातू आहे आशी म्हणजे अश अधिक निच म्हणजे पिण्याची प्रेरणा दिली पाजले म्हणजे पिण्याची प्रेरणा दिली मराठीत आपण त्याला पाजले असं म्हणू ती प्रेरणा देणारा आहे श्रीहरी आणि कोणाला पाजले तर ते आहेत देव म्हणून ते देव ह्या सूत्राने कर्मसंज्ञक झाले प्रत्यवसान या अर्थाचा हा धातू आहे म्हणून देवांना ह्या सूत्राने कर्मसंज्ञा आलेली आहे आणि ते कर्म अनुक्त असल्यामुळे कर्मणी द्वितीया ह्या सूत्राने त्याची द्वितीय विभक्ती झाली देवान आणि अशा धातूचं जे कर्म आहे ते आहे अमृत ते पण अनुक्त असल्यामुळे कर्मणी द्वितीय ह्या सूत्राने त्याला सुद्धा द्वितीय विभक्ती आली म्हणून वाक्य आपल्याला असं मिळालंय श्रीहरी देवान अमृतम आशयत याचं जेव्हा आणि वाक्य करायचं असेल तेव्हा देवाहा म्हणजे तिथे अर्थातच मधून निच काढावा लागेल उरला धातू अश आणि देव हे त्याचं कर्तृ आहे कर्तृपद आहे म्हणून तिथे देव हे अनेक वचनी आहे म्हणून तिथे तुम्हाला अशधातूच्या पुढे करता हा अर्थ व्यक्त करणारा प्रत्यय बहुवचनातला ठेवावा लागेल तृतीय पुरुषी अश्नंती असं करावं लागेल आणि अर्थातच देवा हा प्रथम अभुवचन झालं अभिहित कर कर्तृ असल्यामुळे आणि अमृतम हे अनुक्त कर्म असल्यामुळे द्वितीय अभिभक्ती झाली देवा हा अमृतम अश्नंती आणि त्याचं भूतकाळात तुम्हाला करायला लागेल त्यामुळे देवा हा अमृतम आश्नन असं करावं लागेल तो अर्थात उपनिषदातलं हे अशा धातूचा तो अश्नुते पाचव्या गणातला हे केला त्याने पाचव्या गणातला म्हणजे देवाहा अमृतम आश्नन याचं प्रयोजकाचं रूप झालं ही देवान अमृतम आशयत असं झालं आता पुढे पुढचं वाक्य काय आहे वेदमध्यापयद विधी इथे अध्यापयत हे क्रियापद आहे त्याच्यामध्ये धातू आहे अध्यापी अध्यापी असं म्हणजे आपी असं आहे आपी आधी उपसर्गपूर्वक आपी असं धातू आपी याचा अर्थ शिकवण्याची प्रेरणा देणे शिकव शिकण्याची प्रेरणा देणे म्हणजे शिकवणे आपी आपी धातू आहे आपी आधी उपसर्गपूर्वक आपी धातू हा आपी धातू कधी आधीशिवाय येत नाही म्हणून तो आपी असा धातू आणि आधी असा उपसर्ग आणि आपी मध्ये मात्र ई धातू आहे आणि निच प्रत्यय आहे हो आपी मध्ये ई धातू आणि ई प्रत्यय असं आहे आता जेव्हा आपी असं करू तेव्हा त्या प्रेरणेचा आश्रय आहे श्रीहरी तो अर्थातच आपी पुढील तिंग प्रत्ययाने उक्त आहे त्यामुळे श्रीहरी ही अध्यापयत असं करायला लागेल त्या आपीच्या संदर्भातलं जे कर्म आहे ते या सूत्राने आता हा जो अधिअधिक अधिक ई धातू आहे तो शब्द कर्म आहे अधिते याचा अर्थ आपण जो आपण अभ्यास करतोय तो म्हण नव्हे अधिते याचा अर्थ म्हणणे पठन करणे म्हणणे भोकणे म्हणजे अध्ययन करणे वेदाच्या संदर्भामध्ये ई याचा अर्थ निव्वळ शब्द कंठस्थ करणे असा आहे म्हणून सायणाचार्यांनी त्यांच्या ऋग्वेद भाष्याला जी भाष्य भूमिका लिहिलेली आहे भाष्य भूमिका त्याच्यामध्ये त्यांनी हा विषय चर्चिलेला आहे इतरत्रही तो चर्चिलेला आहे मीमांसा शास्त्रामध्ये वगैरे पण तिथे तुम्हाला तो प्रकर्षाने बघायला मिळतो त्यांचं म्हणणं असं आहे की जे वेद अध्ययन करतात म्हणजे वेद म्हणतात ती मुलं काय म्हणतात किंवा आता आम्ही बारा वर्ष किंवा काही वर्ष हा एक ही एक संहिता त्याच्या विकृतींसह आम्ही ती कंठस्थ केली आता आम्हाला समावर्तन विधी झाल्यानंतर गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करायचा असं ते म्हणतात तेव्हा त्यांना सांगितलं जातं की अहो तुम्ही आता एवढं घोकलत सगळं थोडा त्याचा काही अर्थ तरी समजून घ्या ते म्हणतात नाही नाही आता त्याला वेळ नाही आम्हाला अशी चर्चा तिथे केलेली आहे म्हणजे आदित्यमध्ये अर्थाचं ओझ आहे का नाही अशी चर्चा केलेली आहे आणि सांगितलेलं नाही आहे अर्थाचं ओझ नाही आहे ते अर्थाचं ओझ तुम्हाला ते अध्ययन पूर्ण झाल्यानंतर म्हणजे कंठस्थीकरण पूर्ण झाल्यानंतर करायचं आहे त्याच्याकरता मीमांसा शास्त्र आहे यम यम कामम चालू अध्ययन या शब्दाने तेवढाच अर्थ अभिप्रेत आहे एका विशिष्ट संदर्भात हा त्या ग्रंथांमध्ये आज आपण अध्ययन म्हणजे सगळंच म्हणजे त्याच्यात बुद्धी पण आली की बोन भूकंप भूकंपटीक नाहीच आहे असं त्याचं आहे आजच्या आजची परिस्थिती आहे पण या संदर्भामध्ये वैदिक उदाहरणार्थ एक वाक्य असं आहे वेदम अधित्य स्नायात असं वाक्य आहे वेदाचं अध्ययन केल्यानंतर समावर्तन करावं वेदम आदित्य स्नाया त्याचा अर्थ काय आहे असं ते म्हणतात वेदाचं कंठस्थीकरण झालं आता समावर्तन करा पण आता इथे जो मध्ये जो लप प्रत्यय आहे तो हा प्रत्ययाच्या जागी तो येतो आणि त्याचा अर्थ असतो पूर्वकाल पूर्वकाल वाचक वाचक असतं ना ते तर तिथे ते असं म्हणतात की पूर्वकाल म्हणजे तुम्ही उलट्या बाजूने बघताय तुम्ही असं म्हणताय की आधी अध्ययन येण्याचं लगेच समावर्तन असं म्हणताय असं नाहीये त्याचा अर्थ काय की समावर्तन तुम्ही जेव्हा करणार ना त्याच्या पूर्वी तुमचं अध्ययन झालेलं असलं पाहिजे याचा अर्थ त्यांच्यामध्ये असं लग लगोलग असं पौर्वापर्य नाहीये अध्ययन कंठस्थीकरण झालं ना आता दोन वर्ष अजून थांबा ना आणि मीमांसा शास्त्राचा अभ्यास करा म्हणजे तुम्हाला त्या वेद जे तुम्ही कंठस्थ केलं त्याचा अर्थ तुम्हाला कळेल आणि मग समावर्तन करा याच्यामध्ये ते पौर्वापर्य आलं समावर्तनाच्या पूर्वी तुम्ही अध्ययन केलेत का एवढाच त्यातला अर्थ आहे तुम्ही काय म्हणता अध्ययन झाल्याबरोबर समावर्तन अशी तिथे चर्चा आहे आणि सांगितलेलं आहे की आदित्य याचा अर्थ अर्थज्ञान नव्हे आदित्य अर्थ केवळ कंठस्थीकरण केवळ शब्द लक्षात ठेवणं एवढाच तिथे अर्थ अभिप्रेत आहे अध्ययन म्हणजे केवळ कंठस्थीकरण कोकणे बुद्धीमध्ये तो ठेवणे हो म्हणूनच ते सांगितलं त्याला त्याला ते माहिती नाहीये म्हणजे माहिती नाही म्हणजे कायदेशीरपणे त्याला माहिती नाही त्याला माहिती असेल कुठून तरी त्याने कीर्तनातून कुठून तरी ऐकलं असेल त्याने की धर्म म्हणजे काय पण तो गुरुमुखातन त्याला आपण काय म्हणू आपण त्याला की कायदेशीर पद्धतीने म्हणजे गुरुमुखातन प्रॉपर ऑफिशियल चॅनल असं जे म्हणू आपण त्याच्यातनं त्याला माहिती नाहीये तो त्याने सांगितला किंबहुना समजूनच घेणे असा हा शब्द पण म्हणजे हा पण आता याच्यामध्ये आपल्याला असं अशी समांतर रेषा आखता येणार नाही कारण अध्ययन याचा वैदिक संदर्भामध्ये आज सुद्धा अध्ययन याचा अर्थ कंठस्थीकरण असाच आहे वैदिक संदर्भामध्ये नाही नाही आज सुद्धा जे वैदिक वेदाचं पठण करतायत तिथे सुद्धा ते मी याचं अध्ययन करतो याचा अर्थ मी कंठस्थीकरण करतो असाच त्याचा अर्थ आजही अभिप्रेत आहे आधुनिक काळाच्या संदर्भात बदललेला आहे E तो जेव्हा म्हणजे नाही महत्व नाही कमी ते आहे तसं चालूच आहे अजून संस्कृत मध्ये सुद्धा संस्कृत मध्ये सुद्धा वेदाच्या संदर्भामध्ये आज त्याचा अर्थ तोच आहे तर हो बरोबर बरोबर तसं आपण याच्याबद्दल पण दाखवू शकतो आणि विशेषतः पण ते आपल्याला म्हणजे आधुनिक काळाच्या संदर्भात ते दाखवावं लागेल की जिथे एखाद्या शब्द हा सांगा ना या संदर्भात काही तुम्हाला नाही पण तिथे ये नाही ये ना ये ना हा शब्द आहे तिथे तिथे ये ना हा शब्द आहे नाही पण ते मलाही माहिती नाहीये पण शब्दाचा मी तुम्हाला जो अर्थ सांगितला ना तो एक एक परंपरा आहे त्याच्यामध्ये आणि तो मी पण तुम्हाला तो सांगतो माझ्या कडून माझं कॉन्ट्रीब्युशन म्हणून सांगतोय मी तुम्हाला की ज्ञान म्हणजे शब्द हो ती प्रक्रिया आहे ती सगळी म्हणून मी एक आता तुम्हाला सांगायचं मी स्वतः एक असं हे लिहिलंय पुस्तक ग्रंथ लिहिलंय असं म्हणू आपण सूत्र ग्रंथ त्याचं नाव आहे शब्दसूत्र आणि त्या त्याचं पहिलं सूत्र असं आहे की संवाद मूल शब्द हा ज्ञानमच असं त्याचं पहिलं सूत्र आहे नाही अजून प्रसिद्ध नाही केलेलं मी आणि अर्थातच परंपरेमध्ये जुन्या परंपरेमध्ये तुम्हाला आणखीन असे मिळतील की स्वतंत्रपणे पण असा स्वतंत्रपणे ग्रंथ नाही आहे शब्दसूत्र या नावाचा मला तरी माहिती नाहीये त्या अनुषंगाने मी तुम्हाला सांगितलं पण ते काय आहे तिथे आपल्याला प्रवास दिसतो की शब्द याचा प्राथमिक अर्थ ध्वनी असा आहे कोणी घेईल त्याचा तुम्ही आणखीन अभ्यास करत गेल्यानंतर ध्वनीपासून ज्ञान त्याच्या अशी असा तिथे प्रवास आहे हे आपल्याला स्पष्ट दिसतं याच्यात याच्या बाबतीत काय आहे की आजही अध्ययन असं जेव्हा तुम्ही म्हणाल आणि ते समजा तुम्ही वैदिक संदर्भात घ्याल तर तिथे त्याचा अर्थ कंठस्थीकरण एवढाच आहे आता हा आपण आता त्याचा अध्ययन हा त्या संदर्भात त्याच्या अनुषंगाने आपण ते म्हणजे ती क्रिया परत परत करतात कंठस्थीकरण करतात म्हणजे ते परत परत करतात काय चाललंय त्यांचं अध्ययन चाललंय आता अध्ययन चाललंय याच्यात आपण तर घोकंपट्टी चालले असा अर्थ घेत नाही आपण म्हणतो की परत परत ती क्रिया करतायत काहीतरी शिकणे काहीतरी आपल्या बुद्धीमध्ये घेणे हे ते परत परत करत मग त्याच्या अनुषंगाने जी बाह्य जगामध्ये क्रिया होत असते की ज्याच्यात आपण बुद्धीमध्ये नसलेला एखादा अर्थ त्या बुद्धीमध्ये चढवत असतो त्या क्रियेला आपण अध्ययन म्हटलं त्याचा आपण तो शब्द प्रत्यक्षात लक्षात घेत नाही त्याचा जो अर्थ आहे तो लक्षात घेतो अशा साम्यामुळे तो शब्द आजही वेदाध्ययनाची क्रिया चालू आहे हा त्याच्या समांतर असा अध्ययन हा शब्द या अर्थी आला असं दिसतंय नाही हा षष्टी हा षष्टी तत्पुरुष आहे षष्टी तत्पुरुष आहे आणि ते ती तटस्थ लक्षण व्याख्या आहे आणि ज्ञानमच ही स्वरूप लक्षण व्याख्या आहे असं नाहीये तो पुल्लिंगात पण आहे हा असं केलं असतं पण मी तसं केलं आणि समजा असेल चूक तर मी जाईन पुढे जाऊ द्या पण ते चूक नाहीये ते चूक नाहीये हे मला माहिती आहे बरं आता आपलं मूळ वाक्य काय आहे मूळ वेदम अध्याप त्याच्यात अध्यापन अध्यापयत मधून हे सगळं आलं अध्यापी असा धातू घेतला त्याच्यामध्ये अधि आणि ई आणि त्याचा नेमका अर्थ काय हे आपण बघत होतो वेदमध्यापयत विधीम आणि त्यात आपण असं बघितलं की आधी की याचा अर्थ केवळ कंठस्थीकरण असा आहे हो बरोबर त्याच्यात त्याच्यात अध्ययन या शब्दाचा हाच अर्थ त्या सगळ्यांना अभिप्रेत आहे कंठस्थीकरण हाच अर्थ अभिप्रेत आहे हे सगळं त्या म्हणजे आता हे रामानुजाचार्यांचं वेगळ्या ग्रंथात आहे पण त्या सायण भाष्य भूमिकेमध्ये हा सगळा आशय तिथे आलेला आहे असा त्याची चर्चा आहे केवढी तरी मोठी त्या भाष्य भूमिकेमध्ये हो हो म्हणजे अध्ययनामध्ये हीच क्रिया अभिप्रेत आहे केवळ त्या विद्यार्थ्याने त्या शब्दाच्या अर्थाकडे लक्ष द्यायचं नाहीये शब्दाकडेच लक्ष द्यायचं जो विद्यार्थी अर्थाकडे लक्ष द्यायला लागला तर शब्द सुटतो त्याच्या बुद्धीतनं तो शब्द पुढे द्यायचा आहे ना तो शब्द पुढे द्यायचा असेल तर शब्दाकडेच लक्ष दिलं पाहिजे कसा गुरुनी उच्चारला त्याच्यातला स्वर काय आहे त्याच्या मागे काय शब्द आहे पुढे काय शब्द आहे संधी कसा झाला विकृती पाठामध्ये तो गेल्यानंतर त्याच्या पुढे समजा इति शब्द आला तर संधी करायला लागेल आणखीन काय काय त्याचे वचन विभक्ती प्रगृही असेल तर करता येणार नाही संधी असं सगळं ते लक्षात ठेवायला पाहिजे त्याला पुढचा जो शब्द आहे तो समजा उदात्त असेल आणि हा स्वरित असेल तर मध्ये अजून एक तर स्वर त्या विकृती पाठात घालायला लागेल कंप आणि ते सगळं बघण्यासाठी असं सगळं त्याला ते लक्षात ठेवायला लागेल शब्द आणि शब्दाचे धर्म मग नाही म्हणूनच आता याच्यामध्ये त्याला अर्थाकडे त्याने लक्ष द्यायचंच नाहीये केवळ शब्दाकडेच लक्ष द्यायचं अध्ययनामध्ये हाच अर्थ अभिप्रेत आहे आता वेदम अध्यापयत विधीम असं झालं त्याचं आपण साध वाक्य काय ते बघूया आणि मग थांबूया काय वाक्य होईल ती तर विधी ही वेदम अधिते ते वर्तमान काळाचं झालं आणि आधी ते हा अध्यायित असं होईल बरोबर विधी ही वेदम अध्यायित अध्यायित असं त्याचं भूतकाळाचं रूप होईल अध्ययत अध्ययाताम अध्ययत आणि त्याचं तुम्हाला अध्यापयत असं करावं लागेल अशी तीन वाक्य झाली आज पूर्ण अजून दोन राहिलेली आहेत म्हणजे गती बुद्धी आणि प्रत्यवसानार नाही आशय आणि शब्दकर्म पण झालं म्हणजे चार वाक्य झाली तीन नाही चार वाक्य झाली आता अकर्मकाचं वाक्य राहिलेलं आहे आशयत ते आता आपण पुढच्या वेळेला बघूया आणि आणि मग आणखीन याच्यात वार्तिक आहेत बरीच प्रत्युदाहरणं आहेत वार्तिक आहेत हां करता हो. हो, बरोबर हो बरोबर पण प्रेरणा देणारा पण करताच आहे ना हो, हो पण तो पण करताच असेल ना मग ते ते जाईलच ना कुठेतरी मागे नाही नाही बरोबर कळलं ते कळलं नाही पण कोणतरी त्याचा करता आहेच ना प्रेरणा देणारा आणि ही सगळी मालिका आपण असं गृहित धरू या सृष्टीचा नाही या सृष्टीचा नाही एक मिनिट या सृष्टीचा करता जो आहे ईश्वर उदाहरणार्थ सगळ्या नैयायिक किंवा जे मानतात ना सृष्टीचा करता जो आहे ईश्वर त्याच्या त्याच्यापर्यंत जाऊन थांबेल ना मग तो आहे सगळ्यांचा प्रेरक असं म्हणायला लागेल मग हे तर शेवटी सगळेच म्हणतातच ना असे म्हणतातच ना तत्वज्ञ नाही असं नाही असं त्या एका तत्वज्ञानाच्या दृष्टीने म्हणू शकतात नाहीतर ते प्रत्येकाच्या दृष्टीने आहेच ना आणि शेवटी असं आहे की तू वक्ता जो आहे तो त्या वाक्याच्या दृष्टीने स्वतंत्र नाहीतर प्रत्येक जण कोर्टामध्ये जो खुनी आणि हे ना तो म्हणेल नाही हे ईश्वराने केलं त्याला धरा असं नाही करून चालत ना ते तुम्ही केलं असं म्हणतात ना ते तुम्ही करता आहात तिथे हा ठीक आहे आता हे पुढचं जे वाक्य आहे ते राहिलेलं आणि वार्तिक आणि प्रत्युदाहरण आणि त्याच्यामध्ये आकर्मक धातूंच्या संदर्भात पण एक विधान येणार आहे कोणाला आकर्मक म्हणायचं ते आपण आता पुढच्या वेळेला बघूया अद्यतावता अलम भाई